कारभारी अहो कारभारी ऐकू आलं का मला काही ऐकू येत नाही जॉब लागली ऐकू येत नाही बोलायचं तेवढं येतं वाटतं उठा की कोंबडा वरडला ना वरडू दे तिकडे कोंबड कुत्री पाळली की होत म्हणवा पुरा आता उठा बरं ढोरं पाण्यावर नाही जावा मला आता एवढ्या रात्रीचं भूताच्या जबड्यात धाडतीस होय उगत वटावटा करू नकोस रात सारी झोप नाही ती नाही आणि पाटचा दर्रा कुठं डोळा लागतोय त्यावर ती झाली का काकड आरती सुरू मा सारी ढरा आरा घोरतायचा तू झोप पडून देशील तवा ना मग ही चावत्यात म्हणून मी टरारा खांजळतोय आणि तू म्हणतीस घोरतो या काय बाई बाई बाई तोंडावरलं कामरून काढून तरी बघा की किती वेळ उजाडलंय ते अगं घड्याळ तासाभरानं पुढे लावलंय न दिसत असेल अजूगर आम्हाला रात पुरणा आणि त्यात घड्याळ पुढं हे पुढचं घड्याळ कुठं काय भांडण लावेल ह्याचा काय नियम नाही बाबा आता सळ्यापणानं उठता का काढू पांघरून चौसाळलीस का कुठल्या नक्षितावर लगीन लागलं कुणाला दखल एक दिवस काय भांडणा बघायला येत नाही दमा अगं दम दप माणूस उघड वागडा असते या पर तुला काय ते खरं तू जरा बाहेर जा बघू मग मी उठतो मला उठल्याबरोबर तुळशीचं तोंड बघायचं आहे माझं नका बघाया उठा बरं अगे तसं न रामा धर्माच्या पाऱ्यात देवाचं तोंड बघावं थांब एवढा अभंग म्हणतो मी उठतो उठा उठा आवो सकळीक वाचे सुमरा वागज मुक आता ढो दिवसभर भांडून कुत्रा घा आणि आता चालले हरी त्याची म्हणजे तू बायको का कारभारीन अशी खायला उठतीस बघ झाली का चक्की सुरू हो त्याच्या उजाडलं की ते का अजून राहतच आहे की अगं आता दिवसा निघतोय का काय बर भाकरी केलीस का आण बघू रात्र उशाला घेऊन ये जा तरी किती उठल्याबरोबर कशाची भूक लागते कोणा अगं एकदा उठलं की पहिलं काम हे दिवस सारी कामाचा त्रास आणि रात सारी तुझा त्रास कशाने भूक लागावी तर राहील वाढलंच का वाढलंय या वा वा वा हेच नाव बायको नाहीतर शहरातल्या बी बायकात दहा वाजता निघून उठायच्या आणि नवऱ्याच्या आधी चहा पिऊन बसायच्या जेवा आता पुढे बघून बाकी जेवणाच्या कामात मात्र सुग्रीन हायच खरी हा पण एकदा श्वान मात्र सुटलं तर पोपकाना मला का भाकर प्यार कुलून भाकर करीत खाया मला का भाकर प्यार मला का भाकर प्यार गुलगुलीत भाकरी छान गुदगुणित भाकरी खाण केलीच पोळीवर ताण ग केलीच पोळीवर ताण आता भरलं पॉट आलं बळ आणि बोलाया मला जमता बाजर प्यार मला जमता बाजर प्यार उन्होंने बाजर करीत खाया मला जमता बाजर प्यार कारभारी आता उठा बरं बारा वाजता तरी का चूल सुटना तुमची जावा की शेतात काहीतरी काम धाम बघा जावा अग काम केल्याशिवाय एवढा आताला चाललाय मी काम करतोय म्हणून तर बसून शान खाती जावा आता बोलण्याची बडाई आणि तिरच्याची लढाई नाहीतर काय तुझा बायू इथं काम करतोय हा माझ्या बाबीचं नाव काढायचं काम नाही होत हा काय एकदम पायाची आग तळव्याला भिडली ग बाचं नाव घेतल्या बरोबर काय बा तरी झोपून खायचा आणि टिकून बोलायचा एवढं काय तुमचं घोडं मारलंय माझ्या बानं असं बोलायला साठी सहा महिन्यानं माझा बा आला तर सरळ बोलायची सुद्धा आहे मला माहित लग्नात दोनशे रुपये देतो म्हणला आणि फुसफुसाने शंभर रुपये हातावर ठेवलं सासराला कसा धरावा एवढंच बघा जावई असा फुकटचं खायला खावत्यात अगं मी काय भिकारी आहे समजलीस ते ते श्रीमंती घरात या कुत्र्याचा मांजर सुद्धा तोंडावर तोंडावर लई जीभ लांब केली माझ्यासारखं वाईट कोण नाही देवा असून दे कुठे बोलावं एक एक बायको म्हणून त्यानं घुसकून घेतो तर तुझा चाव जास्त काय मी कुठं कंगीत मुसळ घालून ढवळला या मी तुम्ही घुसकून घेत असा तर घाला की माझ्या पदात सदान कदा म्हणायचं एक एक बायको एक एक बायको आणि घ्या ना धापात करून कोण नका म्हणते घेतोच की सोडतोय का काय लगीन करतोय म्हणायचा अवकाश तुझ्यासारख्या छप्पन बायका आत्ता बाजून बांधून तयार आहेत समजलीस घ्या ती घ्या मी जातेच कशी माझ्या माहेरला आणि तिथे काय खाशील का दगड का धोंड माझ्या बाच्या घरात मला काय कमी आहे अगं कमी आहे म्हणून तर लगीन केलं नग येतो तोरा माणूस झा हत्ती पाळी झा पर एक पोरगी पाळाय ताकद आहे का कुणाची नाहीतर आता तुमच्या घरात काय आहे माझ्या भाच्या घरात माप आमराई भरली आमराई आता फुर तोंडाला पाणी सुटल्याल जरा आवर माहेरातनं मार्ग खाऊन याच्या आणि इथं श्रीखंड बासुंदी खाल्ली म्हणून सांगणाऱ्या बडेजावी सांगणाऱ्या तुझ्यासारख्या छप्पन बायका बघितल्या आता मला बडे मारायला माराय नग आणि हातर हायला बी नग शेजारी पाजारी म्हणतील तरी काय म्हणतात काय नवरा बायकोचं भांडण म्हणतील नि गप बसतील जनाची नाही तरी मनाची तरी परंतु नुसती माहेरला जातो जातो म्हणतीस आणि चिंचण झाली तरी इथंच नव्ह कोण एवढं बोलून घेऊन राहायला शिकले बघाय तुमचा संसार आणि प्रपंच लगीन करून घ्या नाहीतर आणखी काहीतरी करा नाही नाही पण माझ्या लग्नात तू पाहिजेस बांधणार कोण ग मी भांडते का तुम्ही मी जातेच कशी पर आता रातच्या रात राहा आणि उद्या बाला भेटायला जा होत म्हणजे मी दुपारी आणायला येतो मग मी आणायला आल्यावर तू काय म्हणशील सांगू आता काय करू बाई शंकर आला आता काय करू बाई शंकर आला जुडगी आला उशीर झाला बसाव भांडून भांडून भुसकात पडायचा आणि मग समजी घालायची बोलू नका माझे सांगू अगं हे चालायचं नवरा बायकोचं भांडण आणि अर्धे दोस्त दुखायचं दुखणं सारखं दीज उगवल्यापासून मावळी मावळेस्तोर चालायचं रात झाली की तुम्ही काय करशील आणि काय नाही करा माग अगे हे काय खरं भांडण वय नवरा बायकोच बांधान व्हायचं आणि आपल्या आपण थांबायचं नवरा बायकोच भांडण व्हायचं आणि आपल्या आपण थांबायचं पर काग पडेन यात पर काग पडेन होते भांडण परते मात होते भांडण परते मात असं आमचं सदा चालायचं आणि आपल्या आपण थांबायचं